सळसळणारी एक पिवळी धामीन गावात आली आणि महारवाड्यात रोज डब तुंतुण्याचा आवाज ऐकू येऊ लागला ढोलकी वाजू लागली कडक खनखनू लागलं चाळ छुम छुम करू लागलं आणि सारा महारवाडा उसळून गेला समुद्राला नवी भरती आली सारं गाव ही खुळं होऊन गेलं आणि शिमग्याच्या आदल्या दिवशी खुद्द वाड्यात तमाशाची रंगीत तालीम झाली चार शेलक्या मंडळी पुढं वाड्यातल्या ढिलजेवर महाराणी तमाशा करून दाखवला पायात चाळ बांधून बाई नाचून गेली आणि दहा लोक दहा तोंडानं बोलू लागले गाजत वाजत शिमगा आला आणि गेला कोणी वाहवा केली कोणी मूग विळून गप्प राहिलं ज्याला उघड बोडता येत नव्हतं ते मागं बोलत राहिले कुणाला बरं वाटलं कुणाला झुमलं महाराणी वाडा विटाळला ही भावना मात्र पसरत चालली बोलावणं आलं म्हणून रावणांना वाड्यात आले आणि उगाच गप्प बसून राहिले त्यांच्या तोंडावरची नाराजी बघून दादाने विचारलं का आलाय तसं गप्पच बसलाय तोंडाकडे बघत राहून बोलले काय बोलायचं तुम्ही आज बोलावलं म्हणून आलोय तुम्ही सांगा का बोलावणं केलं त्यांच्या या बोलण्यानं दादांच्याही मनात चलबिचल झाली त्याने विचारलं का लई दिवसात वाड्यावर फिरकलाच नाही सा मनात मनातही साचून आलं होतं तेही एकदम बोलले कशाला फिरकायचं दादा चपापले त्याने विचारलं काय तुमचं बोलणं कळ ना तुमचं वागणं बी कळणं झालंय म्हणजे वय जिथं महाराज येऊन पाय लावून जाऊ लागली तिथं आमच्यासारख्याने येण्यात आता काय राहिलंय कशाला यावं रावणानाने असा सवाल केला आणि दादा मान फिरवून बसले कळायचं ते त्यांना कळलं ओळखायचं ते त्याने ओळखलं आणि दुसरीकडे बघतच ते म्हणाले म्हणजे आमचं वागणं पसंत नाही म्हणा थोडा वेळ रावणानाही गप्पच राहिले आणि मग हळहळल्या जिवाळा दाखवून बोलू लागले दादा ह्याचा गावावर चांगला परिणाम व्हायचा नाही तुम्हाला लोक बोलून दावत नाहीत पण माघारी बोलत्यात वाड्यात तमाशा तेवढा कराय नको पाहिजे होता गावच्या म्हाड्याने वाड्यात शिरायचं आणि पायरी चढून वर ढेलजेवर गोंधळ घालायचा म्हणजे काय म्हणायचं मग काय राहिलं कशापायी केलं हेच आणि काय पदवी मिळवली त्यात बोलत नाही तर राहू द्या तुम्हाला तर कोण अडवणार तुम्ही आपल्या मनाचा राजा सा पर पोटात राहायचं नाही म्हणून बोललो काय तुम्ही जीवाला लावून घ्यायचं कारण नाही एवढं बोलून रावणांना उठले दादाही त्यांना बसा असं म्हणाले नाहीत खरकन चेहरा उतरले दादा आपल्याच विचारात घर कहून गेले आणि रावणांना कधी उठून गेले याचा त्यांना पत्ताच लागला नाही वारा पाठीमागून वार आले गेले असाच एक महिना झाला दुसरा आला महिनेही उलटू लागले आणि रावणानांनी वाड्याचं तोंड बघितलं नाही दादाही गप्पच राहिले आपणहून तेही त्यांच्याकडे कधी गेले नाहीत एका गोष्टीनं त्यांनीही त्यांची चौकशी केली नाही आणि रावणांनीही कधी कसली विचारणा केली नाही एकमेकांचं नाव टाकल्यागत दोघंही आपापल्या घरात बसून राहिले रावणानांची पोरं वाड्यावर रोज यायची तशी येत होती रोज तालमीत घुमत होती त्यांच्याकडेही कधी एका शब्दानं त्यांनी चौकशी केली नाही दोन मानी जीव झाली गोष्ट आपापल्या मनात ठेवून राहिले रोज वाड्यावर जाणारे रावणांना वाड्याकडे ढुंकून बघेनासे झाले आणि गाव त्यांच्या वागण्याचा अर्थ लावित राहिलं अर्थातनं अर्थ निघू लागला रावणानाने वाडा का टाकला एवढं दोघांचं गलतापैकी काय बिनसलं कशात वाकडूपणा आला गाव बोलत राहिलं आणि रावणांना उघडे पडले नवे पाटला आल्यापासून त्यांचा तोरा वाढला होता तीच आता परदेशी पोरागत त्यांची अवस्था झाली काहीतरी बिनसलंय ही गोष्ट सगळ्यांना कळून चुकली आणि रावणानांचा आधारच गेला तिन्ही सांजाची वेळ होती नुकता दिवस मावळला होता ढोर रानातनं परतत होती पेठेत लोकांची वर्दळ सुरू झाली होती वाड्यात शिंग वाजलं मुजरा झाला आणि रोजच्या रिवाजाप्रमाणे दादानी चौकशी केली काय आज खबरबाज काय घडामोड आणि एकाएकी दारातनं हंबरडा ऐकू आला रावणांचा धाकटा मुलगा संभाजी रडतच आज आला खुर्चीवर बसलेले दादा धावून पुढे गेले खालच्या पायरीवर त्याला पोटाशी धरून म्हणाले काय रे संभा काय झालं रे मुसमुसणारा संभा कसा बसा म्हणाला दादा आबांचा खून झाला हो आणि खांद्यावरचा धोत्राचा सोगा गळून खाली पडावा तशा पोटाशी विलगलेला संभाजी खाली पायावर पडला दादाही मटकन खाली बसले आणि डोक्यावरचं छप्पर ढासळावं तसा आभाळ खाली आलं रावणांचा खून झाला आणि काही दिवस चावडीत यमाचा दरबार भरला पुन्हा एकदा गाव हडून निघालं भल्या भल्यांची हड्डी मऊ झाली माराचा दणका उसळला एकेकाच्या हाडाचा बुकना झाला आणि पैशाचा पाऊस पडला किरणाना पवार आणि दाजीबा गायकवाड पुन्हा आरोपी म्हणून झेलात गेले रावणानांच्या पोरणा छेव आला किरणाना तुरुंगात गेला तरी बदला घ्यायची भाषा त्यांच्या तोंडातनं जाईना झाली धान्या वाघागत ते गावातनं फिरू लागले फुकटचं खारी खोबरं खाऊन दुप्पट जोरानं तालीम करू लागले तालमीतली सारी पोरं ही एक झाली पोराला पोर सामील होऊ लागलं आणि गावात एक निराळी फळी दिसू लागली दादांच्या आसऱ्यानं वाढू लागली गावातले दोघेही दांडगेश्वर झेलात अडकले आणि दादा निर्धास्त झाले त्यांना नवा हुरूप आला चैत्रातला पाडवा आला बिनघोरी झालेलं गाव वर्षफळ ऐकायला चावडीत गोळा झालं सोनोपंत जोशीनं आपल्या हातानं भल्याबुरांना किडीनुंबीचा पाला खायला दिला वाटलेल्या हरभऱ्याची डाळ आणि गुळ मिसळला तो पाला साऱ्याने तोंडात टाकला बंदुकीचा एक बार झाला आणि झाडाला टांगल्या नाळाची भकलं उडाली सोनोपंताने पंचांग उघडलं आणि नववर्ष कसं जाईल हे गाव सारं कान देऊन ऐकू लागलं वर्षाचा नवा दिवस साजरा झाला रामनवमीचे दहा दिवसही उत्साहात निघून गेले चैत्र गेला आणि वैशाख सुरू झाला लग्न सरायची झुंबड उठली वाजत्र्यांची तापत्रा उडाली हलगी वाजवणारे गावचे मांग आणि कोरवी यांची गावातनं धावपळ सुरू झाली एकेका मुहूर्ताला पाच पाच लग्न होऊ लागली आणि एकच वाजंत्र ती वाजवू लागले घरोघर केळवणं सुरू झाली पै पावणे रावळे आवळे गोळा होऊ लागले वाजत गाजत वराड येऊ लागली जाऊ लागली वराडा उतरायला जानवस घर मिळणार झाली रुकवताची भांडणं गाजू लागली मानपानावरनं लोक एकेरीवर येऊ लागले संबंध वैशाख मास असा लग्न सरायनं गजबजून गेला वैशाख गेला आणि ज्येष्ठ आला अंगावर कळसाचं पाणी पडलेल्या आणि हळद लागून पिवळ्या झालेल्या नवऱ्या मुली माहेर येऊ लागल्या सासरी जाऊ लागल्या शिदोरीच्या दुरड्या रोज गावातनं फिरू लागल्या आणि नांगरली कुळवलेली रानं पावसाची वाट बघत राहिली चैत्र वैशाखात आटून गेलेले ओढे नालेही पाणी पाणी करून लागले लोक पेरणीच्या तयारला लागले सांदी कोपऱ्यात पडलेली अवजार बाहेर येऊ लागली सुतार मेटावर आणि लोहाराच्या घरावर लोक दिवस दिवसभर पहारा करीत बसू लागले लोहार सुतार आपल्या कामात गर्क होऊन गेले कोणी खुरप्याला नव्या मुठी घालून घेऊ लागले कोणी कुळव दुरुस्त करू लागले रानातनं फिरायला टिपणी आणि कुरी सज्ज झाल्या बघता बघता मुर्ग नक्षत्र निघालं मुर्ग आला आणि दिवसाचं तोंड दिसेना झालं पाण्यानं भरले काळे ढग सारखे डोक्यावरून पुढे जाऊ लागले रात्रंदिवस अभाळ पाझरू लागलं गार वाऱ्यानं चैत्र वैशाखातला उकाडा गेला आणि दिवसा उजेडी म्हातारी कोतारी माणसं अंगावती घुंगड धरून बसू लागली पाझरणारा आभाळ ठिपकू लागलं गळू लागलं ओढे नाले दुथळी भरून वाहू लागले नदीला पूर येऊ लागले पावसानं झोड उठवून दिली आणि तापलेल्या जमिनी गारगार होऊन गेल्या पाणी लागून जाग जागी उंबळू लागल्या रानातनं झरे वाहू लागले पाणी बाहेर पडायला वाव मिळणार झाला टिचीची ओल विती गुडघ्याला गेली बसल्या बसल्या माणसं बोलू लागली पावसानं मज्जा केली का गड्यानं गारे गार करून सोडलं आता जरा ऊन पडलं आणि घात आली म्हणजे पेरणी करायला मोकळं झालं की बघा आणि वर आभाळाकडे तोंड करून आपल्या आज्ञाधारक पोराला सांगितल्यागत लोक पावसाला सांगू लागले बास बास आता थांब जरा कर उघडीप पेरणी तेवढी आठवू द्या आणि मग ये म्हणा पुन्हा पाऊस थांबला दोन चार दिवस उघडीप झाली आणि मृगातल्या त्या गोड उन्हानं वाफसा येऊ लागला घात आली घात आली ही एकच दंगल गावात माजली धांदल उडाली पेरणीची तापपत्रा सुरू झाली आणि मग कुणाची तरी चालेना झाली कुणाची कुरी चालेना झाली कुणाच्या चाड्यातनं बी गळेना झालं कुणाला अवजार मिळणार झालं तर कुणाला जनावर गावेना झालं कुणाला बी कमी पडू लागलं तर कुणाला ते पेरायला गडी सापडेना झाला ज्याच्या त्याच्या रानात पेरणी सुरू झाली आणि गावाला दुसरं काही सुचेना झालं आठ पंधरा दिवसात झोंधळा पेरून झाला मोड उगून वर येऊ लागले तरतरणारी हिरवी पोपटी पाती डोळा उघडून बघू लागली आणि भुईमुख टोकणला जाऊ लागला पहाटवरच्या सोंगट्यागत माणसं दिसभर रानात बसली दिसू लागली भांगलण सुरू झाली कोळपणी फिरू लागली पिवळे माळ हिरवे झाले ओढ्या नाल्यांच्या दंडाचं गवत उगून वर येऊ लागलं खिंडीच्या दोन्ही बाजूला हिरव्या गर्द झाडीनं डोंगर झाकले गेले घळीतून पाणी खेळू लागलं आणि दिवस दिवसभर माळावर डोंगरावर दड्डाला जनावरांचे कळप शकळप सरताना दिसू लागले ज्येष्ठ गेला आणि आषाढ आला मृगात पेरलेली पिकं उगवून येऊ लागली खुरपणी भांगलणी कोलपणी सुरू झाली सारी रानं हिरवीगार दिसू लागली पाऊस तब्येत शिर पडू लागला आणि ओढ्या नाल्यांचं पाणी झुळझुळू वाहू लागलं रानातल्या पिकांचा आणि गवतांचा मातकट वास दरवळू लागला सारी सृष्टी हिरवीगार दिसू लागली आणि बेंजूर आला बेंदूर आला आणि घरोघर फिरून कुंभारानं चिखलाचे बैल दिले गावच्या मांगानं घराघराला पिंपळाच्या पानांची तोरणं बांधली तेर हुरमुंजानं लोकांनी बैलांची शिंगम रंगवली निरांजन आणि भेंड्याने जनावरांच्या पाठी पोटावर रंगीबेरंगी छाप उठवले अंगावर भिंगांच्या झुली घातल्या नवे कासरे लावले कळ्यात गंडा बांधला आणि शेंब्याला रंगीत गोंडे लावले कुणी सजुगरा शिजवून घेतला कुणी गव्हाची सोजी करून चारली नळानं तेलंडी पाजली कुणी हौशी गड्यांनी पडड्यातली झाडं झोडपून कावळ्याची कुठी चाचपली आणि तेलंडी पिऊन सजुगरा खाऊन खोंड सुस्तावले वाजत गाजत करीच्या बैलांची मिरवणूक निघाली हलगी ताशा लेझीम यांचा आवाज दिवसभर घुमत राहिला आका तळला आणि श्रावण आला ऊन पावसाचा खेळ सुरू झाला खिंडीच्या अंगाला डोंगराच्या कुशीत ढग खाली लोंबू लागले झिरमाड पडू लागलं आणि पिवळं ऊनही गळू लागलं इंद्रधनुष्यांच्या सप्तरंगी कमाणी दिसू लागल्या त्या कमानीखाली उन्हाचा मुहूर्त साधून कोल्ह्याची लग्न होऊ लागली हळद लागलेल्या पिवळ्या चिमण्या नांदायला सासरी आल्या रात्रीच्या वेळी गावात पोथी पुराणं सुरू झाली कुणाच्या घरात रामायण लागलं कुणाच्या घरात महाभारत सुरू झालं मध्यान रात्रीपर्यंत लोक पोथी ऐकत बसू लागले चार धार्मिक गोष्टी कानावरून जाऊ लागल्या एका पाठोपाठ पावसाची नक्षत्र येऊ लागली जाऊ लागली आणि बघता बघता नागार पंचमी आली नागार पंचमी आली आणि घराघरात खेळ सुरू झाले लिकरूळ्या बायकाही फेर धरून नाचू लागल्या रात्र रात्र जागरण होऊ लागली आणि दीड दिवसांचा शिराळ शेटाचं राज्य झालं गठड्यात बांधून ठेवला मोतीचूर जोंधळा तव्यावर उड्या मारू लागला पडड्यातल्या झाडावर झोपाळे सुरू लागले नात्या धुत्या पोरी जुळी जोडीनं जा उभ्या राहला राहू लागल्या एकमेकीच्या उरला उर लावून झोके घेऊ लागल्या झोपाळ्या असे झुलू लागले आणि भला दांडगा ढेरपोट्या शिराळ शेठ तोंडात गांजाची चिलीम धरून वेशीच्या तोंडाला बसत राह बघत बसला पंचमी आली आणि तरण्यापुरी जरीची रेशमाची ठेवणीतली लुगडी निसून नटू लागल्या नागोबाला दूध लाह्या घेऊन घोळक्याने गाणी म्हणत जाऊ लागल्या चावट पोरं लाया मागायला पुढे जाऊ लागली वाट अडवून उभी राहू लागली टोपलीत नाक घेऊन गारुडीही गावात आले आणि दिवसभर त्यांच्या तोंडाची पुंगी वाद राहिली एक गोड नाद कानात ठेवून पंचमी निघून गेली पंचमी गेली आणि गौर गणपतीचे दिवस जवळ आले झेंडूची गौरीची चाफ्याची गुलबसाची फुलं डोलू लागली सारी सृष्टी नटवून गेली राणोमाळ एक गोड गंध दरवळू लागला नांदायला गेलेल्या पुरी माहेर आल्या फेरीची गाणी सुरू झाली रात्र रात्र बायका झिम्मा घालू लागल्या फुगड्या खेळू लागल्या हातात सूप धरून नाचू लागल्या कोंबडा होऊन घोडा होऊन दमू लागल्या पकवा घालून तोंड दुखू लागली घसा बसू लागला आणि घामान अंगातली चोळी भिजू लागली गौरी आल्या गणपती आला उलातण्यानं टराटारा परातीची पाठ खाजवून गौरीची कान उघडणी केली सकाळ संध्याकाळ आरती सुरू झाली लहान पोरं ओट्यात कडक आणि हातात मेपटी धरून दिवसभर गावातनं फिरू लागली अंगावरच्या नव्या कपडांवर कडक्यांचे डाग पडू लागले आणि भांडणं होऊ लागली पोराने काढलेल्या कुरापती मोठे लोक निस्तरू लागले हे आठ दहा दिवस भररकन गेले आणि एक दिवस गणेश बाप मोऱ्या पुढच्या वर्षी लवकर या अशा आरोळ्या गावभर उठत राहिल्या भादवा असा उत्साहात निघून गेला पुराणांच्या समाप्ती झाल्या पिशाची आमुषा झाली भादव्याची पित्र आणि अहेवन नवमीची जेवणही झाली मध्येच पावसानं ओढ दिली आणि लोक तोंड वर करून ढकांकडे बघत राहिले पानाला हिरवे पिवळे किडे लागू लागले आणि कमरेला छातीला आलेली जोंधळ्याची पिकं पिवळी दिसू लागली तापत्या उन्हात माना वाकून उभी राहू लागली शेंडे करपू लागले मिरची तंबाखूची झाडं ही खुजी दिसू लागली पिकातला जोम असा नाहीसा होऊ लागला आणि तणाला जोर चढला तारपुला तरारून उगवू लागला बेदरकारपणे वाढू लागला आणि मूळ पिकाला खायला उठला भांगलणीला कोळपणीला दाद देईना झाला किती भांगललं किती कुळवलं तरी तणाला नवी फुट फुटू लागली आणि पिकं मरू लागली पावसा वाचून सुकू लागली लोक वर तोंड करून ढगांकडे बघू लागले आणि एक दिवस पावसानं गर्दी केली मज्जा झाली वाळ्यात चाललेल्या पिकावर नवी काळोखी आली ते झालं बसला जोंधळा उठू लागला धाट सरसरून वाढू लागली खुरटलेली मिरची गुडघ्या मांड्याला लागू लागली फांद्या फुटून झोकदार दिसू लागली तंबाखूची तुटाळीही मूळ धरू लागली मधला पांढरा देठ रसानं भरून गेला आणि पातळ पानं जाड होऊ लागली त्यांचा गडद हिरवा रंग उन्हानं काळा दिसू लागला पिकांनी असा जोम धरला आणि तणाचाही बिमोड होऊ लागला ही काटा बसत चालला हिरवं बाटूक डोक्यावर घेऊन शेतकरी रोज घरला जाऊ लागले आणि गणेश गणेश चतुर्थीला व्यालेल्या गाई म्हशी अंग धरू लागल्या कासा मोठ्या करून भरपेट दूध देऊ लागल्या शेतकरी डोळ्यांपुढं स्वप्न रंगवू लागला आणि पोटाला नसलेली म्हारं पोरं लागत करू लागली हातावरची पोटं भरणा झाली आणि किरकोळ चोरीमारी सुरू झाली गोरगरीब पाटलांच्या तावडीत सापडू लागले हुरडा झोडपल्यागत पाटील त्यांना बडवू लागले आणि गाव त्यांना आशीर्वाद देऊ लागले होता होता दसरा आला गाव सोडून निघून गेल्या पाटलीनबाई दसऱ्याला गावात आल्या आपल्या दत्तक मुलाला घेऊन गावची मालकीन वाड्यात आली आणि वाड्यालाही नवी कळा आली लोकांच्या तोंडावर नवा निर्नूर दिसू लागला एका उदंड उत्साहानं गाव हलू लागलं दत्तक मुलाच्या हस्ते देवळातले घट बसवले नवरात्र सुरू झालं गावातली शे पन्नास माणसं नवरात्राला देवळात जाऊन बसली मारुतीच्या महादेवाच्या रामाच्या शिरकायच्या देवळापुढं तोरणं लटकू लागली उसाच्या जुंदळाच्या कमानीनं देवळाची तोंड झाकून गेली रोज एक एक माळ चढू लागली आणि हत्ती नेमका माळेत सापडला लोकांचा आनंद मनात झाला हत्ती माळ्यात सापडला आणि ठेवल्यासारखा रोज नेमानं पाऊस येऊ लागला पावसानं झोड उठवून दिली पिकाला लागली मुंगी धुवून गेली गावात उत्सव जोरानं साजरा होऊ लागला देवळापुढच्या मंडपात टाळ मृदंग वाजू लागले कुणी सुरेल गळ्यावर तर कुणी भसाड्या आवाजात अभंग म्हणू लागला गवळण गाऊ लागला पेटी वाजू लागली डग्गा घुमू लागला रोज रात्री राम मंदिरात कीर्तनही सुरू झालं आणि शिरकायच्या देवळापुढं छत लावून सजवलेल्या मंडपात हंड्या झुमरांखाली रोज रात्री नवी सुरळी येऊन मुरळी येऊन नाचू लागली तिच्या पायातले चाळ वाजू लागले चवाकनं गचके देऊ लागलं आणि लावणीचा वेल मंडपात चढून पसरू लागला रात राणीगत रोज रात्री फुलू लागला गावाला काय काय बघावं आणि काय काय ऐकावं हे कळेना झालं लोक जरा भजन ऐकून कीर्तनाला जाऊ लागले कीर्तन ऐकून भजनाला येऊ लागले आणि भजन ऐकून पुन्हा मुरळ्या बघायला जाऊ लागले बघता बघता आणि ऐकता ऐकता पाय पोटात घेऊन तिथंच खंडू लागले आणि शिलंगणाचा दिवस आला अंगावरचे नवे कपडे घालून लोक सोनं लुटायला घराबाहेर पडू लागले कोशा पटके आणि बादली फेटे डोक्यावर दिसू लागले आपट्याचा माळ माणसाने भरवून गेला सतरा भरलेली दिसू लागली आणि गावच्या अंगानं तालमीतली पोरं लेझीम वाजवत जवळ येऊ लागली हलगी ताशाचे शेडे ऐकू येऊ लागले वाजत गाजत मिरवणूक जवळ येऊ लागली तशी माळावर जमलेली माणसं मान फिरवून माग बसत राहिली मिरवणुकीच्या मध्यभागी एका सजलेल्या घोड्यावर दत्तक मुलगा आरूढ झाला होता जरीच्या टोपीत घटावर उगवलेला रोपट्याचा तुरा खून मोठ्या आयटीत बसला होता सोनं लुटायला मिरवणुकीनं माळ्यावर येत होता लांब लचक माणसांची ती रांग मुंगीच्या पायानं पुढं सरकत होती मुलगा असा घोड्यावर बसला होता आणि पाटील तलाटी ही सारी मंडळी घोड्या मागणं चालताना दिसत होती जशी माणसं मागं होती तशी ती पुढंही होती हातात हत्यारं घेतलेली संधी मंडळी दोन रांगा करून घोड्यापुढं एका ठेक्यात चालत होती पुढं लेझमीचा तापा उभा होता आणि लेझमी पुढं वाजंद्र्यांचं वाजाप सुरू होतं हलगी बोलत होती ताशा झळत होता जाग जागी जाळ करून भाया मांग हलगी शेकत होता शेकून गरम झालेली हलकी गुडघ्यात वाकून ओठ खाऊन आणि मान हलवून तो वाजवीत होता त्याच्या अंगात आल्या का झालं होतं आणि ताशेवालाही काही कमीचा नव्हता डोळ्यात झाकून तो डुलत होता वरच्या दातात खालचा ओठ गच्च धरून तोही चेवा करत होता आणि फुगा फुगवलेगात गाल फुगून कोरव्याचा भोंगा सारखा सुरू होता त्याच्या तोंडाला दम नव्हता ही मिरवणूक अशी माळावर आली आणि कान बधीर होऊन गेले भ करून भोंगासारखा सुरू झाला ताड ताड ताड ताशा सारखा झडू लागला आणि हलगी बोलू लागली टंगा गुडू गुडू टंगा गुडू गुडू टंगा गुडू गुडू टंगा एकावर एक शेडा होऊ लागला बडी मंडळी सारी आपापल्या जाग्यावर बसली आणि दांडपट्टा सुरू झाला रावणाच्या मधल्या पोरानं सुबानरावानं हातात दांडपट्टा घेतला आणि चौताळला चित्ता झेप घेऊन पुढे यावा तसा तो मैदानात आला टाळ्यांचा कडकडाट झाला वीज लखलखू लागली आणि हातातलं पातळ थरथरू लागलं उरातला श्वास उरात राहिला आणि डोळे रोखून लोक बघत राहिले सुभानरावाचा पाय जागेला ठरेना आणि चक चक चक चक आवाज ऐकू येऊ लागला बघता बघता बहादरानं अंगाचा मुटका करून वर उड्डाण केलं आणि भुईचा लिंबू बरोबर मदन कापला गेला लिंबू जागचा न हलता फाकीवर फाक तशीच राहिली कुणाला दिसली कुणाला नाही आणि मग एक संती पुढे गेला खाली वाकून भुईचा लिंबू त्यानं हातात घेतला आणि आपल्या दोन हातात दोन फाकी धरून त्यानं हात वर केले ते वर केलेले हात बघून लोकांनी काडकाड काडकाड टाळ्यांचा आवाज केला गरज केला डोक्याचे फेटे काढून लोक वर फेकू लागले आणि झेलू लागले हलगीचा आणखी एक शेडा झडला आणि झंझा वाजवत धनगर पुढे आले ढोलही वाजू लागले दांडपट्टा झाला आणि धनगरांच्या गजीला सुरुवात झाली ऐटबाज फेटे बांधलेले गळ्यात काचेच्या मण्यांच्या रंगबिंगरी माळा घातलेले तंग तुमाणीवर भिंगाचे मलमली आलेले आठ दहा धनगरगडी एक हात कमरेवर ठेवून दुसऱ्या हातातला रुमाल हलवत मोर नाचत यावा तसं आले जोडी जोडीनं उभं राहिले एकमेकाच्या हाताला हात धरून अंगाभोवती गोल फिरू लागले कमाणी करू लागले खाली बसू लागले ढोलाच्या तलावर गजी नाचू लागल्या झांजा वाजू लागल्या आवाज घुमू लागला आणि नाद उठू लागला धनगरांचा खेळ झाला कुस्त्या झाल्या आणि मग बसलेले लोक उठले सोनं लुटायची झुंबड उडाली जत्रा फुटली गर्दी गावाकडे लोटली सोनं द्यायला सार गाव वाड्यावर आलं लहान थोर म्हातारी कोतारी सारीच येऊन सोनं देऊन गेली आणि वाड्याच्या चौकात आपट्याच्या पानांचा खच पडला शिलंगन झालं चार लोकांच्या भेटी घडल्या आणि दसऱ्याला आलेल्या बाई नव्या रंगीत काचा बसवल्या सारवड गाडीतनं पुन्हा माहेरी गेल्या अशीच दिवाळी आली सुगी झाली पुन्हा दुसोट्यांची पिकं आली त्यांची काढणी मळणी सुरू झाली दिवसामागून दिवस जाऊ लागले उभी आडवी नांगरट करून धोत्र्यानं माजलेलं रान सार ढवळून निघालं कुळव हाणून ढेकळं फोडली पेसाठी ओढून रानं सार साफ केलं आणि माती मऊ लोण्यागत झाली पोत सुधारला आणि रानानं झकास फुल धरलं